श्री नवनाथ कथासार अध्याय सातवा वीरभद्राची कथा या अध्यायाचं नित्य पठन केल्यास सर्व प्रकारची चिंता व्यथा दूर होऊन चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा जन्मजन्मचा फेरा जीवाला होणार नाही अध्यायाला सुरुवात होत आहे मच्छिंद्रनाथ हरेश्वरला गेल्यावर तेथे त्याने गदा तीर्थावर स्नान केले प्रदक्षिणा करू लागला त्याच वेळी स्नानासाठी तिथे त्रिशूळ डमरू धनुष्य वगैरे आयुधे घेऊन वीरभद्र आला होता तेथे त्यांची व मचिंद्रनाथाची भेट झाली उभयतांनी एकमेकास नमस्कार केला मग तुम्ही कोण कुठले पंथ कोणता असे वीरभद्र विचारपूस करू लागला तेव्हा वीरभद्राला मचिंद्रनाथ म्हणाला ह्या देहाला मचिंद्र म्हणतात आमचा नाथपंथ आहे शैली कंथा व मुद्रा ही आमची भूषण आहेत हे गुंभीरभद्र म्हणाला हे एक नवीन बंड माजवून पाखंडी वृत्तीने जगाला मिरविणे हे तुम्हाला योग्य नाही तुम्ही ह्या मुद्रा टाकून दे नाहीतर जागोजाग तुम्हाला याबद्दल पुष्कळ शिक्षा भोगाव्या लागतील विधीने ठरवून दिलेल्या धर्माविरुद्ध असलेला हा निराळा पंथ काढणारा तुझा गुरु तरी कोण वीरभद्राचे भलतेच बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ रागाच्या भरात वीरभद्रास म्हणाला अरे आदमा तुझ्या दर्शनाने मला पुन्हा स्नान करायला पाहिजे आता उगीच आपल्या कामाला जा नाहीतर मी तुला शिक्षा करीन मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून वीरभद्रास राग आला तो म्हणाला अरे मूर्खा आता मीच तुझा प्राण घेतो पहा असे म्हणून त्याने धनुष्यासह अर्धचंद्र निर्माण बाण फात्यातून काढला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला अरे पतिता उन्मतपणे वागून तू लोकात आपले अहित करून घेत आहेस अरे धनुष्यबाण काढून मला ढोंग कशाला करून दाखवितोस मात्र यामुळे तुझे मरण ओढवेल अरे अशा तऱ्हेची बहुरुपयाची ढोंगे करणारे पुष्कळ लोक येऊन गेले तुझे हे सोंगे माझ्यासमोर क्षणभर सुद्धा टिकत नाहीत आता तुझं आयुष्य संपलं म्हणून तू इथे आला आहेस असं मला वाटतंय अशा तऱ्हेनं उभय त्यांची बरीच बोलचाली झाली नंतर वीरभद्राने धनुष्यास बाण लावून मच्छिंद्रनाथाला रामाचे स्मरण करावयास सांगितले ते कुण म्हणाला रामचंद्र तुला अपवित्र वाटला पण पक्के ध्यानात ठेव की त्याच मंत्राने शंकर दुःखापासून मुक्त झाले सुखी झाले याच मंत्राने वाल्याचा वाल्मिकी झाला तोच मंत्र मला पंतारी आता तू सावध राहा असं म्हणून झोळीतून भस्म घेतले व वज्रास्त्र सिद्ध करून फेकले त्यामुळे वीरभद्राने सोडलेला बाण मच्छिंद्रनाथास गवताच्या काडीसारखा वाटला तो बाण मच्छिंद्रनाथाचा प्राण घेण्यास येत होता पण भस्माच्या जोऱ्यानं तो आकाशातच फिरू लागला मच्छिंद्रनाथाच्या वज्र शक्तीने त्या बाणाची पीठ झाली यानंतर वीरभद्राने दुसरा बाण काढून नागासराची योजना करून तोही पाठोपाठ सोडला नागासरामुळे पृथ्वीवर प्रलय ओढणार असे वाटले पण ते पाहून ही आपल्या संरक्षणासाठी रुद्रास्त्र व गरुडास्त्र योजले त्यामुळे वीरभद्राची शक्ती क्षीण झाली अशा प्रकारे त्यांची झटापट चालू असता प्रतापी वीरभद्राने वातास्त्र सोडले हे पाहून मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्र योजले नंतर वीरभद्राने अग्न्यास्त्र सोडले तर मच्छिंद्राने जलदास्त्र सोडले अखेर ब्रह्मा विष्णू महेश यांनी युद्धाच्या ठिकाणी येऊन मच्छिंद्रनाथाला शांत केले व वीरभद्रास जवळ बोलावून त्याची मच्छिंद्रनाथाशी मैत्री करून दिली हा नाथ कवी नारायणाचा अवतार आहे असं त्याला सांगितलं हे ऐकून तोही त्याला वर देण्यास तयार झाला म्हणाला आजपर्यंत मोठे बलवान असे असंख्य वीर जेरी आणले आहेत पण मच्छिंद्रनाथासारखा वीर मला आढळला नाही त्याचे गुरुजी धन्य होत असे बोलून त्याने मच्छिंद्रनाथास आलिंगन दिले व त्याला काय इच्छा आहे म्हणून विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथाने सांगितले मी साबरी विद्या साध्य केली आहे त्यासाठी मला तुझे सहाय्य असावे मच्छिंद्रनाथाची मागणी ऐकून वीरभद्राने मंत्राभर हुकूम काम करण्याचे वचन दिले मग सर्व देवांनीही मच्छिंद्रनाथाला सहाय्य करावायचे कबूल केले नंतर मच्छिंद्रनाथाने सर्व देवांना नमस्कार केला तर विष्णूच्या पाया पडला तेव्हा विष्णूने मच्छिंद्रनाथास पोटाशी धरले सांगितले तुझ्या विद्येस माझे संपूर्ण सहाय्य आहे संकटकाळी माझे स्मरण करताच मी त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात प्रगट होऊन तुझ्या संकटाचे निवारण करीन असं बोलून त्याने त्यास चक्रास्त्र दिले नंतर शिवाने प्रसन्न होऊन त्रिशूलास्त्र ब्रह्मदेवाने शापास्त्र इंद्राने वदरास्त्र दिले कुबेराने सिद्धी मंत्र दिला वरुणाने वरुणास्र दिले अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाने आपल्या पराक्रमांच्या जोरावर सर्व देवांना प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून एक एक वर मिळविला मग आपापल्या विमानात बसून ते सर्व स्वस्थानात जावयास निघाले तेव्हा मच्छिंद्रनाथाने देवांची प्रार्थना केली की मणिकर्णिकेचे स्नान करावे अशी माझी इच्छा आहे तेवढी मनची इच्छा पूर्ण करा मच्छिंद्रनाथाची इच्छा सर्वांनी कबूल केली मग लक्ष्मीकांताने त्याला आपल्या विमानातून वैकुंठास नेले व आपल्या आसनावर बसले त्याचे जेवण झोप उठणे बसणे वगैरे सर्व गोष्टी विष्णूबरोबर वैकुंठात होत होत्या वैकुंठात असताना बचेंद्रनाथ नेहमी मणिकर्णिकेचे स्नान करीत असे एकदा त्याने पूर्वजन्मी मेरू पर्वतावर घेतलेली समाधी बघण्याची त्याला इच्छा झाली ही इच्छा त्यानं विष्णूजवळ बोलून दाखविली त्याच्या इच्छेनुसार विष्णू त्याला तिथे घेऊन गेले वासुदेवांनी या नारायणांच्या समाध्या त्याला दाखविल्या हे पाहून त्याला आनंद झाला मच्छिंद्रनाथ वैकुंठाला एक वर्षभर राहिला तिथून शंकर पुढे त्याला कैलासावर घेऊन गेले तिथेही तो एक वर्षभर राहिला शिवाने तिथे त्याचा स्नेह वाढविला मग मोठ्या सन्मानाने इंद्र त्याला अमरावतीस घेऊन गेला पुढे तेथे तो तीन महिने राहिला ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून नारद त्याला सत्तेल उपवास घेऊन गेले तेथे त्याने सहा महिने वास्तव केले पुढे सर्व देवतांनी त्याला आपापल्याकडे एक एक दिवस आग्रहाने ठेवून घेतले अशा प्रकारे एकंदर सात वर्ष मच्छिंद्रनाथाने स्वर्गात राहून पाहून चार घेतला नंतर सर्वांची आज्ञा घेऊन तो मृत्यूलोकी यायला निघाला तेव्हा सर्व देवांनी त्याला अत्यंत आदराने सन्मानाने विमानात बसून मृत्यूलोकी आणून सोडले नंतर मच्छिंद्रनाथ पुन्हा तीर्थाटनाला निघाला मच्छिंद्रनाथ फिरत फिरत केकडा देशातील वज्रवनात गेला तेथे वज्र भगवतीचे स्थान आहे तेथे त्याने तीनशे साठ गरम पाण्याची कुंडे पाहिले पाहून त्याला फार आश्चर्य वाटलं तिथल्या सर्व तीर्थात स्नान करून तो अंबिकेच्या देवळात गेला पुजाऱ्यास बोलावून कुंडाबद्दल विचारू लागला तेव्हा पुजाऱ्याने सांगितले पूर्वी या ठिकाणी वशिष्ठ मुनीने यज्ञ केला होता त्या प्रसंगी सर्व देव येथे आले होते त्यांनी स्नानाकरता गरम पाण्याची कुंडी निर्माण केली व स्नान करून कुंडाला पापडी नावं दिली ते सर्व देव बारा वर्ष बारा दिवस येथे राहिले होते यज्ञ संपल्यावर देव स्वस्थानी परत गेले पण त्यांनी निर्माण केलेली कुंडे मात्र ठिकठिकाणी आज आहे कुंडांबद्दलची ही हकीकत ऐकून आपणही एक कुंड निर्माण करावा असा मच्छिंद्रनाथाने विचार केला आणि लगेच त्यानं त्रिशूळाच्या सहाय्यात कुंड खणून तयार केले वरुण मंत्र जपून भोगावतीचे पाणी निर्माण केले त्यानंतर अग्निमंत्र जपताच अग्नीने त्या पाण्यात प्रवेश केला व त्या योगाने कुंडातील पाणी गरम झाले नंतर आपण निर्माण केलेल्या त्या भोगावतीच्या कुंडात मच्छिंद्रनाथाने स्नान केले व तो वज्रदेवीच्या देवळात गेला पुढे त्याने देवीला त्या कुंडातील गरम पाण्याने स्नान घातले वज्रदेवीने त्याला शाबासकी दिली एक महिना आपल्याजवळ ठेवून घेतले नंतर मच्छिंद्रनाथाने तिला विचारले तुला वज्राबाई का म्हणतात मच्छिंद्रनाथाची या प्रश्नावर देवी म्हणाली वशिष्ठाच्या यज्ञात हवनाच्या वेळी इंद्र आला होता पण सभेत जे ऋषी बसले होते त्यांच्याकडून त्याला पान मिळाला नाही म्हणून तो चिडला व त्याने वजराची प्रेरणा केली हे पाहून श्री रामचंद्र शक्ती मंत्राने दर्भ मंत्रून सोडला त्यात मी प्रगट होऊन वज्र गिळून टाकले मग इंद्राने आपले वज्र परत मिळवण्यासाठी रामाची प्रार्थना केली तेव्हा रामाने इंद्राला वज्र परत दिले त्याच वेळेस देवांनी व ऋषींनी मला वज्राबाई हे नाव दिले यज्ञ समाप्त झाल्यावर सर्व देव स्नानास गेले त्यानंतर रामाने माझी येथे स्थापना केली त्याने माझी स्थापना करतेवेळी मला भोगावतीचे स्नान घातले माझी प्राणप्रतिष्ठा केली ते भोगावतीचे जल पुन्हा मला आज मिळाले पण श्रीरामापेक्षा तू एक गोष्ट विशेष केलीस ते म्हणजे त्यांनी मला थंड पाण्याने स्नान घातले पण तू मात्र गरम पाण्याची भोगावती येथे कायम ठेवलीस मच्छिंद्रनाथ महिनाभर राहिला व नंतर पुढे देवीचा निरोप घेऊन तो पुढच्या कामासाठी निघून गेला अध्याय सात समाप्त होत आहे उर्वरित कथा पुढील अध्याय